एक लग्न असेही भाग बावीसावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले शर्वरी आजारी आहे आणि आता पुढे समीरला जाऊन किती वेळ झाला असे म्हणत अंगात त्राण नसताना ती उठून कशी तरी हॉलमध्ये आली फोनही इथेच ठेवून गेलाय नको ते मनात येतंय ती डोअर उघडून पहावं यासाठी निघाली एवढ्यात डोअर कीजने ओपन करण्याचा आवाज आला समीर तिला पाहताच पुन्हा तिच्याकडे धावला अगं काय जागेवरून का उठलीस तू तुला कळतंय का तुला बरं नाही ते तिला पकडून तिथेच डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसवले तुला किती वेळ हा फोनही घेऊन नव्हता गेलास मला काही सुचेना झालेलं ती म्हणाली अगं विसरलो गडबडीत आणि औषधं इथल्या मेडिकलमध्ये नव्हती तुला काही हवं आहे का तो विचारतो ती सांगते हो पाणी हवंय ओके हे घे म्हणत तिला पाणी दिले जेवण स्वतःला आणि तिलाही वाढून घेतले आणि एक घास हातात घेऊन तिला भरवायला पुढे केला अरे काय खाते ना माझी मी ती म्हणाली हो एवढं होतं तर दुपारी काय झालेलं खायला एक कॉल करायचास ना मला मला नाही आवडत हा तू असा आजारी पडलेला तो जरा चिडचिड करत होता हे पाहून तिने त्याच्या हातावर हात ठेवला सॉरी ना समीर हम्म बर असू दे नीट जेव मेडिसिन्स घे आणि हो उद्या लगेच बरं व्हायचं आहे तू भले ऑफिसला नको जाऊ हवं तर पण मला तू ठणठणीत बरी हवी आहे कळलं का हम्म म्हणत तिने यावर फक्त मान हलवली जेवण झाल्यावर तिला बेडरूम मध्ये आणून मेडिसिन्स दिल्या आणि आलोच म्हणत बाहेरचा आवरू लागला त्याला काम करावं लागतंय याचं तिला वाईट वाटू लागलेलं समीर ते राहू द्या रे मी करेन उद्या सकाळी तिने आतूनच आवाज दिला हो आलो म्हणत पाचच मिनिटात तो आला आणि हे काय झोपली नाहीस का अजून अशी बसली काय आहेस तुझी वाट पाहत होते ती म्हणाली तो सांगतो ते काही नाही आत्ताच्या आत्ता झोप बर पटकन हो रे त्याने तिचे न ऐकताच तिला झोपायला लावले आणि साईडला बसून अधूनमधून ती झोपली का हे पाहायचा पण तिला झोप येत नव्हती काय अग झोप ना तिच्याकडे लक्ष जाताच तिचे डोळे उघडे आहेत हे पाहून तो म्हणाला तू काही काम करतोय का आता त्याला मध्ये काही टाईप करताना पाहून ती म्हणाली नाही ग का तिच्या एक्सप्रेशन पाहून त्याने टेक्स्ट मेसेज सेंड करून साईडला मोबाईल ठेवला आणि तिच्याजवळ पडला आणि तिला जवळ घेऊन थोपटू लागला काय झालं आहे ग मी इथेच बॉसला मेसेज करत होतो उद्या नाही येऊ शकत याचा का रे ती विचारते तो सांगतो मग तुझी काळजी कोण घेणार इथे थँक्स समीर लव्ह यू ती म्हणाली हम्म लव्ह यू टू आणि झोप आता म्हणत तोही झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जरा बरं वाटत होतं तो अजूनही झोपलेला आणि ती लगेचच आवरून किचनमध्ये कॉफी करायला गेली काही वेळाने त्याला जाग आली तो पाहतोय तर शर्वरी आजूबाजूला दिसत नव्हती किचन मध्ये आवाज येत होता तसा तो उठला अरे कॉफी घ्यायला आणि बरं वाटतंय रे आता ती म्हणाली बरं वाटतंय तरीही आज आराम करायचा मला सांग तुला काय हवं ते मी पाहतो तू चल बरं असे म्हणत समीरने तिला बेडवर बसवले समीर अरे ऐक माझं ती म्हणते ते न ऐकताच तो मध्ये आला कॉफी बनवली आणि सातव्या मिनिटाला घेऊन आला ती त्याच्याकडे नुसती पाहत होती काय अशी काय पाहते आहेस मी तुझ्यासाठी काही केलेलं तुला आवडत नाही का काही काय बोलतोय रे मला नाही आवडत तुला असा त्रास द्यायला ती म्हणाली तो सांगतो तसं मला नाही होत त्रास वगैरे आणि मी माझ्या बायकोसाठी करतोय हे सर्व मी आजारी पडलो तर तू करशील ना ते चालतं मग हे का नाही चालत ती म्हणते तू तसंही ऐकणार आहेस का माझं मग माहिती आहे ना तुला हे तो हसला आणि यावर तीही हसली कॉफी पिऊन झाल्यानंतर ती म्हणते काय मग जेवण पण तूच बनवणारेस का तो सांगतो नाही ना बनवता येत नाही तर तेही बनवलं असतं मी ती विचारते मग आता बाहेरच मागवणार आहे का तू नको ना जास्त विचार करू मी पाहतो तू पडून राहा फक्त तो म्हणाला तिला पडायला सांगून तिला न सांगताच त्याने डाळ भाताची खिचडी करायला घेतली युट्यूबवर पाहून तो करत होता पण तिला आतमध्ये काही झोप येत नव्हती आणि त्याचं नक्की काय चाललंय ते पाहायचं होतं ती हळूच बाहेर येऊन किचनमध्ये तो काय करतोय हे चोरून पाहू लागली पाहते तर तो डाळ भाताची खिचडी करत होता तिला त्याचं खूप कौतुक वाटू लागलेलं ती पाहताना मनात खुश होत होती की किती प्रेम करतो हा माझ्यावर काही करायला तयार असतो आय एम सो लकी की तो माझ्या आयुष्यात आहे ती मनात विचार करत होती तोच त्याचा हात थोडा गरम कुकरला लागला आणि तो विवळला चटकन हात बाजूला घेत आई ग समीर काय गरज आहे का हे करायची ती पटकन आत गेली त्याला ओढत बेसिनच्या नळाखाली त्याचा हात धरला तो म्हणतो तू का आलीस पण इथे तुला सांगितले ना तू आराम कर आता तर अजिबातच नाही करणार हे बघ बरं कसं भाजलंय ते का रे ऐकत नाही तू माझं ती म्हणाली अगं एवढं नाही काय झालंय तू जा बरं आराम कर तो म्हणतो मी नाही तू जा आणि हॉलमध्ये बस असं नाही ना ऐकणार आहे तू माझं तिने गॅस बंद केला आणि त्याला ओढत हॉलमध्ये सोफ्यावर आणून बसवलं ती चाललेली तर तिलाही हाताला धरून ओढलं आणि बसायला लावलं तू बोलू नको माझ्याशी ती रुसून म्हणाली आणि तिचा राग घालवण्यासाठी तिच्या गालावर किस केले चिडल्यावर किती भारी दिसते ग तू त्याच्या या बोलण्यावर तिला हसू आलं त्याला एक फटका मारून ती बिलगली मला का कॉपी करत असतोस रे म्हणून तर राग गेला ना माझ्या बायकोचा तो म्हणाला ती सांगते ग बर तू ऐक माझं मला बरं वाटतंय रे आता मी बनवते ते सर्व त्यानंतर आरामच करेन मग तर झालं पण मी काही करू शकत नाही ना तुझ्यासाठी तो तोंड बारीक करून म्हणाला ती म्हणते तू घरी राहिला आहे तेच खूप आहे माझ्यासाठी त्यासाठी हे सर्व करायची गरज नाहीये माय स्वीट हार्ट काय म्हणालीस तो विचारतो मी एकदाच म्हणत असते ती हसत उठून किचनमध्ये गेली तो बनवत असलेली खिचडी तिने बनवली आणि दोघेही जेवले त्यानंतर मात्र तो थोडा वेळ काम करत बसला तिला त्याने सक्तीने आराम करायला लावल्याने तिला मात्र झोपावं लागलं घड्याळात पाच वाजत आले होते आणि ती अजूनही झोपलेली तो काम करत होता पण कॉफीची वेळ झाली म्हटलं की तिला न सांगता तो उठला स्वतःच्या हातांनी कॉफी बनवून घेऊन आला आणि साईडला ठेवून तिच्या जवळ गेला तिच्या चेहऱ्यावर किस करत केसात हात फिरवत होता त्याने तिला जाग आली किती वाजलेत रे सव्वा पाच झाले डियर तिला मिठीत घेत बोलला अरे मला उठवायचं ना तुला कॉफी हवी असेल ना म्हणत ती उठू लागली तर तो उठत नव्हता आणि तिलाही सोडत नव्हता ती म्हणते काय आज काय झालंय तुला अरे वेडोबा काही नाही जरा प्रेम उतू चाललंय माझं तो म्हणाला ती सांगते हो का बरं ते नंतर मी आधी कॉफी बनवते त्याची काही गरज नाही मी ऑलरेडी माझ्या हातांनी कॉफी बनवून आणलेली आहे म्हणत तो उठला आणि तिच्यासमोर कप धरला ओ रियली, थँक यू ती हसली वेलकम म्हणत त्याने हसत त्याची कॉफी प्यायला सुरुवात केली तू घे ना इट्स समीर स्पेशल कॉफी यार हो मी आलेच असे म्हणत ती हसतच फ्रेश व्हायला गेली एक दोन मिनिटात येऊन ती कॉफी पिऊ लागली तो पुन्हा काम करत बसलेला कॉफी संपवून ते सगळं किचनमध्ये ठेवून येणार तोच डोअरबेल वाजली तिने दरवाजा ओपन केला तर समोर आई आणि बाबा आई बाबा तुम्ही या ना ती तर आईच्या गळ्यातच पडली ते दोघे येऊन बसत आहेत तोच समीरही बाहेर आला तुझी तब्येत कशी आहे आता आई विचारते मी बरी आहे शरू म्हणाली अगं ताप आलेला तुला समीरने कॉल केलेला आज या घरी मग आलो बाबा म्हणाले आणि तिने समीरकडे पाहिले तसे त्याने डोळे मिचकावले त्यावेळी त्याचा तिला इतका रिस्पेक्ट वाटला की ती सांगू शकत नव्हती ते दोघं येतात सोफ्यावर बसलेले ती तिथेच बसलेली आई तिच्या कपाळाला हात लावून पाहत होती अग बरी आहे मी आता ती म्हणत होती तोवर समीर पाणी घेऊन आला अरे तू बस ना बाबा त्याला म्हणाले तो अशी कामं करत होता हे पाहून तिने समीरवर थोडा रागात एक कटाक्ष टाकला मग आई बाबा तुम्ही दोघेही बरे आहात ना समीर विचारतो हो आम्हाला काय झालंय तुमचीच काळजी असते बाबा सांगतात मी ठीक आहे हो समीर म्हणाला बरं मी तुम्हाला चहा बनवते शर्वरी उठू लागली अगं थांब शर्वरी मी करते मी आली आहे ना आता आई म्हणाली अगं आई पण शर्वरी म्हणते काय पण बिण नाही तू उद्यापासून करशील मी आज करते फक्त मला सांग कुठे काय आहे ते बरं चल म्हणत ती आईला किचनमध्ये घेऊन गेली तिला सगळ्या गोष्टी सांगून ती बाहेर आली शर्वरी तुझा आराम कर आतमध्ये मी त्यांना काही लागलं तर पाहतो समीर म्हणाला हो हो काळजी घे ग शरू बाबा म्हणाले आणि ती बेडरूममध्ये येऊन समीरची वाट पाहत बसली काही वेळाने बाबांना टीव्ही लावून देऊन तो आत आला तशी ती उठली आणि त्याला साईडला घेऊन गेली त्याची कॉलर पकडून काय चाललंय तुझं इतकं प्रेम नको करू की मला तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करता येणार नाही तुझ्या इतक्या प्रेमाची मला भीती वाटते समीर ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणत होती मी करणार आणि माझ्याशिवाय का बरं मी तर सतत तुझ्यासोबत असणार आहे सतत समजलं तो तिच्या डोळ्यात एकटक पाहत म्हणाला आणि ती त्याला बिलगली बरं आता मला थोडंच काम राहिलंय तेवढं कम्प्लीट करू दे मग झालं म्हणत तो तिला दूर करत तिथून निघू लागला तर तिने त्याला थांबवलं ती वेड्यासारखी त्याच्या डोळ्यात पाहत होती काय झालंय काही नाही असे म्हणत तिने त्याच्या ओठांवर हलकेच किस केले त्याने तिला घट्ट मिठी मारली तो सांगतो बरं ऐक ना तू जर आराम नशील करणार तर आईसोबत गप्पा मार जा मी तोपर्यंत काम संपवतो ओके ओके ती म्हणाली ती किचनमध्ये आली गप्पा मारत तिने आईला थोडीफार मदत केली त्याने त्याचे काम संपवले आणि पुन्हा बाहेर येऊन बाबांशी बोलत बसला काही वेळात तयार जेवण टेबलवर आणून ठेवलं गेलं बाबा समीर जेवायला येताय ना शर्वरी म्हणाली हो आलोच चला बाबा समीर बाबांना घेऊन आला आणि ते सगळे जेवायला बसले आई बाबा लगेचच उद्या जायचं म्हणत होते कारण ती बरी होती आणि आता ते दोघेही ऑफिसला गेल्यानंतर त्यांना बोर होईल पण आणखी एक दिवस त्यांना तिने जबरदस्तीने ठेवून घेतले आणि मगच जाऊ दिले दिवसामागून दिवस जात होते इकडे नताशा तिच्या मुलीसोबत राहत होती नवरा नसल्याने तिला एकटं वाटू लागलेलं त्यात समीरही बोलत नव्हता पण शर्वरीची माफी मागायला ती काही तयार नव्हती तसंही माफी मागून झाल्या गोष्टी बदलता येणार नव्हत्या मुलीची जबाबदारी तिच्या एकटीवर असल्याने तिला जॉब पहावा लागणार होता आणि त्याच्याच शोधात ती हल्ली फिरू लागलेली एकटं जगणं किती अवघड असतं हे आता तिला जाणवू लागलेलं आणि मैत्रीमध्ये केलेला विश्वासघात त्यामुळे का कशामुळे पण आत्ता तिला जवळचा असा ना मित्र होता ना मैत्रीण म्हणूनच मागे जे झालं ते विसरून एक फ्रेंड म्हणून समीरने बोलावं असं तिला वाटत होते पण म्हणतात ना केलेल्या कर्माचे फळ इथेच भेटते अशी तिची अवस्था झालेली काही दिवसांनी तिला एका ठिकाणी जॉब लागला तोही शर्वरीचे ऑफिस ज्या बिल्डिंगमध्ये होते त्याच बिल्डिंगमध्ये सर्वात वरच्या फ्लोअरला तिचं ऑफिस होतं अधूनमधून येता जाताना दोघी अनावधानाने एकमेकींच्या समोर यायच्या पण तिच्याकडे दुर्लक्ष करून शर्वरी निघून जायची कधी समीर सोडायला तर कधी न्यायला यायचा तेव्हा त्या दोघांना एकत्र जाताना त्यांचे एकमेकांवर असणारं प्रेम पाहिले की तिला गहीवरून यायचे आजही समीर तिच्या ऑफिस बाहेर शर्वरीची वाट पाहत होता तिला यायला वेळ लागत होता हे पाहून कार पार्क करून तिथे असलेल्या स्पेसमध्ये फिरत होता तेवढ्यात त्याला रोनीतचा फोन आला हा बोल रे रोनीत सांगतो अरे माझ्या लग्नाची डेट फिक्स झाली आहे पहिल्यांदा तुला फोन केला वीस जुलैला लग्न आहे तू येणार आहेस समीर म्हणतो हो का कॉंग्रॅच्युलेशन रोनीत म्हणजे काय मी आणि शर्वरी दोघे येणारच हो तेच म्हणतोय मी बरं चल आणखी काही कॉल करायचेत मी ठेवतो रोनित म्हणाला ओके चल बाय म्हणत त्याने फोन ठेवला आणि मागे वळला तर नताशा तिला पाहताच तो दुर्लक्ष करून दुसरीकडे जाऊ लागला तर तिने येऊन त्याचा हात पकडला तो म्हणतो काय आहे तुला किती वेळा सांगितलं मला तुझ्याशी कसलीही फ्रेंडशिप ठेवायची नाही आणि आमच्यापासून दूर राहा म्हणून नताशा सांगते समीर मी तुला सॉरी म्हणते ना मग असा का रे वागतो आहेस तू का अशी वागलीस शर्वरीशी एक मिनिट तेच तेच किती दिवस बोलायचं समजत नाही का ग तुला तो म्हणत होता एवढ्यात शर्वरी पण आली त्याला वाटलं नताशाला पाहून ती चिडेल तिला काही बोलेल पण तिने काहीच रिॲक्ट केले नाही त्याच्या जवळ आली सॉरी समीर लेट झालं चल निघूया का म्हणत तिथेच तिच्या समोर त्याच्या गालावर किस करून त्याला बिलगून त्याला घेऊन कार पार्किंग कड़े आली दोघे कारमध्ये बसले आणि त्याने कार सुरू केली तो तिच्याकडे पाहत हसत होता काय असा का पाहतो आहेस ती विचारते तू मगाशी तिच्यासमोर हे काय केले तो म्हणाला कोणासमोर ती विचारते तो सांगतो नताशा तिथे दिसली नाही का तुला मला कोणी नाही दिसलं आणि मी माझ्या नवऱ्यासोबत काही करेन कोणाला काही फरक नाही पडला पाहिजे तिच्या या बोलण्यावर त्याला हसू यायला लागलं हसतो का आहेस तू ती विचारते माझी बायको खरच वेडी आहे बरं ते जाऊ दे एक गुड न्यूज आहे रोनितचे लग्न ठरलंय येत्या वीस जुलैला तो सांगतो ती म्हणते काय सांगतोय तू म्हणजे मज्जा येणार तर तो बोलतो काय अगं आपलं नाही रोनितचं लग्न आहे आपल्या लग्नाला पण एवढी खुश नव्हती तू हा ती सांगते हो पण याचं कारण वेगळं आहे तुला नाही कळणार का बरं सांगितलं म्हणजे कळेल ना मलाही तो म्हणाला नंतर कळेल रे ती सांगते काही वेळात ते घरी पोहोचले तो म्हणतो शर्वरी ऐक ना आज नको करू तू काही मी ऑर्डर करतो बाहेरून ती सांगते, "का रे? पण मला काही प्रॉब्लेम नाही." तो बोलतो, "पण मला आहे ना आणि असू दे, तसंही घरी यायला उशीर झालाय. एखाद्या वेळेस ठीक आहे ना?" "बरं मी फ्रेश होऊन आलेच." म्हणत ती वॉशरूममध्ये गेली आणि तो ऑर्डर करू लागला. ती फ्रेश होऊन आली तर तो सोफ्यावर बसून मोबाईलवरून ऑर्डर करत होता. ती बाहेर आली आणि टी व्ही लावला गाण्यांचं चॅनल लावून बाकीची कामं करू लागली ती कपड्यांच्या घड्या घालून ठेवत होती आणि तो ऑर्डर करून फ्रेश व्हायला गेला मध्येच एक गाणं लागलं जे तिला आवडत होतं आणि ती डान्स करत करत घड्या करत होती मध्येच दुपट्टा डोक्यावर घेऊन ती आरशासमोर गाणं गुणगुणत डान्स करू लागली तो बाहेर येऊन तिला असं डान्स करताना पाहून तिच्याजवळ गेला तीही नेमकी वळली आणि त्याला धडकली त्याने तिला पकडले काही न बोलताच भुवया वर करून काय असं विचारलं आणि तिने चेहराच झाकून घेतला तिला तशीच पकडून आणत बेडवर झोपून तिच्याजवळ जाऊन तिचा झाकलेल्या चेहऱ्यावरचा हात काढला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला तीही त्याच्या डोळ्यात हरवली आज माझी बायको खूप खुश दिसते आहे तिचे केस पाठीमागे सारत तो म्हणाला हो तू सोबत आहेस मग मी खुश असणारच त्याने तिला जवळ घेतले ते बराच वेळ एकमेकांच्या मिठीत हरवले होते काही वेळाने बेल वाजली मी पाहतो असे म्हणत तो डोअर ओपन करायला उठला आणि तीही उठली पाहते तर बेडवर घड्या घातलेले कपडे विस्कटलेले पाहून तिने डोक्यावर हात मारला शर्वरी ऑर्डर आली आहे चल ना जेवायला ती म्हणते हो हे पाहिलेस का काय झालंय काय ग काय झालं ती त्याच्याकडे तिरकस पाहत म्हणाली मी एवढ्या घड्या घातल्या होत्या आणि बघ आता काय झालंय त्याला ते पाहून हसू आलं ओके सॉरी मी करतो पुन्हा तुला मदत पण आता जेवायला चल तिला पकडून त्याने बाहेर आणले दोघांनाही हसू येत होतं ते जेवायला बसत होते तोच रोहनचा फोन येत होता समीरने तो उचलला हा ब्रो बोल ना रे समीर म्हणाला रोहन विचारतो काय रे या संडेला काय करत आहेस समीर सांगतो काही प्लॅन केला नाही का रे रोहन सांगतो काही नाही मी एक प्लॅन केलाय लोणावळा पवना लेकचा एक दिवसाचे कॅम्पिंग असतं तर तू शर्वरी मी आणि श्रिया जातोय फक्त आदल्या दिवशी दोन तीन पर्यंत निघावं लागेल समीर सांगतो हो ओके मला काहीच प्रॉब्लेम नाही डन ओके मग बी प्रिपेअर चल बाय रोहन म्हणाला बाय समीरने फोन ठेवला तोच तिने विचारले काय रे कशाचा प्रॉब्लेम नाही तुला काय म्हणत होते ब्रो समीर सांगतो अगं कॅम्पिंगला जाऊ म्हणतोय लोणावळ्याला म्हटलं ठीक आहे. ओके. बरं झालं ना माझ्या बर्थडे नंतर आपण कुठे गेलोच नाही. या संडेला जाऊ, तो म्हणत होता आणि तिने गोड स्माइल केले. हम्म, काय रंगून गेलात कथेत? छान. कथेचा आनंद घ्या. एक सूचना आहे. म्हणजे बघा, कधी काही अडचणीमुळे मला पुढील भाग टाकण्यास उशीर होतो. किंवा त्या दिवशी अपलोड करायला नाही जमत मुद्दाम नाही करत काहीतरी अडचणच असते तांत्रिक म्हणा लोड शेडिंग म्हणा किंवा आणखी काही तर तुम्ही खरेच समजून घेतात मला त्यासाठी खूप धन्यवाद पण मला तुम्हाला हे सांगायचे असते की उदाहरणार्थ आजचा भाग हा उद्या अपलोड करू किंवा उशिरा करू तर ते मी कसे सांगणार ना म्हणून जर तुम्ही आपल्या फेसबुक पेजला विजिट देणार असाल तर मी तिथे पोस्ट टाकत जाईल किंवा यूट्यूबच्या स्टेटसला टाकत जाईल काय चालेल ना थोडे समजून घ्या तसे तुम्ही नेहमीच समजून घेता आणि मला माफ करा कथा आवडत असल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू